आज के सिक्सटी थर्ड बर्थडे पर आपने जो ये समारोह रचा है उसके लिए एक माँ को क्या कहना चाहिए क्योंकि जो कुछ भी है सब आपके ही लिए है ये सारी उम्र भी आपके लिए इसके लिए अगर आप इस समारोह को मानते हैं तो इतना ही कहना है कि ये आपकी अपनी चीज़ है और इसका आपको पूरा उपयोग कर लेना चाहिए क्योंकि ये जो ज़िंदगी है ये बहुत महत्वपूर्ण है आज तक परमात्मा ने अनेक लोग यहाँ भेजे संसार में उन्होंने भी कार्य किया है उस कार्य की ही अब फलश्रुति हो रही है आज उसी कार्य के आशीर्वाद स्वरूप आप लोगों ने सहयोग पाया लेकिन अभी तक शायद आप लोग इसका महत्व नहीं जान पाए पहले के लोग गिरी कंदरों में घूमते थे बहुत तपश्चर्या करते थे परमात्मा की खोज में रहते थे उन्होंने सहज में ही आज अपने आत्मा को प्राप्त किया वो इतना सहज और सरल मिला है और उससे क्षेम भी इतना प्राप्त हुआ है इस कदर आपने शक्तियों को प्राप्त किया है कि इसमें कभी भी ऐसा आपको लगा नहीं कि हमें ये चीज मिलने में कितना प्रयत्न पहले करना पड़ा था कितने जन्म लेने पड़े कितनी जिंदगियां बितानी पड़ी उसके बाद आज आप सहयोग को प्राप्त हुए और इस दशा में आए हैं कि आज एक आप साधु स्वरूप बहुत से लोग सोचते हैं कि सहयोग में आने से हमारी घर की सांपत्तिक स्थिति ठीक हो गई या हमारे बच्चों को ठीक हो गया लड़कियों की शादियां हो गई लड़कों को नौकरियां मिल गई हर तरह का क्षेम हो गया और ये सब देखते हुए भी जानते हुए भी आपको सोचना चाहिए उन लोगों के लिए जिन्होंने अभी तक इसमें से कुछ भी नहीं पाया जो अज्ञान के सागर में डूबे हुए हैं इस पर हमेशा चर्चा होनी चाहिए इस पर हमेशा विचार होना चाहिए आप तो जानते हैं कि मुझे कोई भी चीज़ की ज़रूरत नहीं मैं पूरी तरह से तृप्त जीव हूँ लेकिन ये सब होते हुए भी ये सारा संसार मुझे बचाना है सारे संसार के लोगों को बचाना है उसके लिए बहुत मेहनत करनी पड़ी सालों बीत गए पहले तो ये मेहनत की कि किस तरह से सहयोग एक सामूहिक चेतना का कार्य कर बड़ी मेहनत बहुत मेहनत हर एक आदमी के ऊपर ध्यान दे करके और उसको अभ्यास करके और समझा कि इस आदमी के कैसे दोष फिर उसका वर्गीकरण किया अलग अलग उसको बिठा फिर उसका सिंथेसिस किया हजारों लोग हजारों लोग जो जीवन में आए हजारों जो हो गए जिनके बारे में पढ़ती थी मैं छोटी थी हमेशा मैं लोगों की जीवनी पढ़ती थी तो लोगों को स्कूल में लड़कियों को बड़ी हंसी आती थी कि ये अभी प्राइमरी स्कूल में है और इसको सबकी जीवनी पढ़ती रहती है कोई ऑस्ट्रेलिया में आदमी हो गया उसकी जीवनी पढ़ रहे हैं कोई जापान में हो गया उसकी पढ़ रहे हैं कोई अमेरिका में हो गया उसकी जीवनी पढ़ रहे हैं हमेशा हम जीवनी पढ़ते रहते किसी के जीवन में इससे क्या क्या प्रश्न आए उसका हल इसने कैसे निकाला ये आदमी कैसा होगा इसकी प्रकृति कैसी होगी फिर इसकी इस जन्म में क्या प्रकृति रहेगी इस प्रकार अनेक जीवनी में पढ़ती रहती थी और मैं कुछ खास पढ़ती नहीं मेरा मुख्य उद्देश्य था कि जीवनी पढ़े जो भी लाइब्रेरी जाऊँ तो लाइब्रेरी सबकी जीवनी जो होती निकाला और मैं जानती थी कि इसी समय जानूंगी कि मनुष्य कैसा है उसके कितने तरीके हैं और उसमें क्या क्या दोष है और जब मैं ये पढ़ने लग गई और देखने लगी तो मैंने सोचा कि ये मुश्किल न होगा कि मैं जिस कार्य के लिए संसार में आई हूँ कि सामूहिक चेतना संसार में आनी चाहिए और लोगों की कुंडलिनी सहज में ही जागरूक होनी चाहिए ये मैं शायद कार्य कर जाऊंगी लेकिन बड़ा कठिन अब इतनी मेहनत करने बाद आप लोग इतने पार हो जाने के बाद आज आपके सामने जब मैं बैठी हूँ मुझे एक प्रश्न लगता है कि आप लोगों को ये कैसे समझाया जाए कि सहयोग कितनी महत्व की चीज ये आपके घर द्वार के संभालने की चीज नहीं है या अपने बच्चों को और दूसरों को संभालने की चीज नहीं है क्योंकि ये तो टेम्पररी सब है आपके न जाने कितने बच्चे हो चुके कितनी बीवियां हो चुकी क्या क्या हो चुका और अब कितनी पॉलिटिकल लाइफ आपने लीड करी क्या क्या किया अब जो सबसे बड़ी समस्या आज ये है कि इन सहयोगियों को कैसे समझाया जाए कि ये बहुत ही महत्वपूर्ण चीज़ है और संसार का कोई सा भी कार्य इससे ऊंचा नहीं है बहुत से लोग हैं ये ज़रूर कहते हैं कि सहयोग बड़ी ऊंची चीज़ है बहुत से कहते हैं कि अब हम सहयोग के बगैर रह नहीं सकते कोई कहते हैं कि सहयोग से हमको बहुत लाभ हो लेकिन अब ये कैसे समझाया जाए कि हमारे लिए तो सहयोग ही सब कुछ है और इसका कार्य करना ही हमारा जीवन जो है उसके लिए हमें जो ये नया जन्म मिला है सिर्फ सहयोग के कार्य में संलग्न रहना हर समय सहयोग के बारे में सोचना मैं हर समय सोचती रहती हूँ कि अब ये बच्चे आए हैं जो कि आ, हमारे यहाँ पैदा हुए हैं ये सब रियलाइज हो बहुत तेजस्वी बच्चे अब इन बच्चों को एक अच्छे स्कूल में रखना चाहिए तो जिन माँ बाप के पास बच्चे हैं वो इसमें इंटरेस्टेड है बाकी इंटरेस्टेड यस नहीं तो दूसरे ऐसे लोग हैं जिनके लिए कि हमने कहा कि चलो हम ऐसा कर, कुछ कार्य करें जहाँ पर कि हिंदुस्तान की कला के थ्रू हम फॉरेन के लोगों को बुलाएं मुझे कला से कोई मतलब नहीं वैसा देखा जाए कला तो कैसे भी मैं बनाई सकती हूँ और चलाई सकती हूँ लेकिन इस कला के माध्यम से हम औरों को आकर्षित कर सकते हैं इस देश में ला सकते हैं उनको पार करा सकते हैं उसको महत्वपूर्ण तरीके से करना तो जिनको कला के क्षेत्र में इंटरेस्ट है वो कहते हैं माँ ये बड़ा छाप काम है तो इसकी और देखने की दृष्टि न तो उतनी गहन है न विशाल है जितना आदमी गहन होगा उतनी विशाल होती है तो ये समझाना कि सहयोग जो चीज़ है ये व्यक्तिगत नहीं एक समाज के लिए नहीं एक सहयोगियों के लिए नहीं लेकिन सारे संसार के लिए मैं मानती हूँ कि ये बहुत बड़ा मेरा विचार है वो लगता है कि लोग कहें कि आप माँ बहुत महत्वाकांक्षी हैं ऐसे कैसे हो सकता हो सकता लेकिन जब मैं छोटी थी तो मैंने अपनी माँ से कहा था कि माँ मैं तो ऐसा चाहती हूँ कि दुनिया का हर आदमी परमात्मा से एकाकार हो जाए कम से कम कुछ तो लोग हो जाए तो मेरी माँ मुझसे कहती थी कि बेटी तुम अगर एक से अगर दूसरा ही बना लो तो मैं तुमको धन्य समझूंगी और मेरे पति शुरू में यही कहते थे कि तुम तो अवलिया हो लेकिन तुम दूसरे को तो अपने जैसा बनाने का प्रयत्न नहीं करो कोई नहीं बन सकता ये बड़े पत्थर लोग हैं कोई नहीं तो पहली तो हमारी स्थिति आ गई पहली स्थिति में हम ठीक हैं कि इस स्थिति में हम पहुंच गए हैं कि हम सहयोगी हैं ये हमें विश्वास हो गया और माँ आदि शक्ति है ये भी विश्वास हो गया इसमें कोई शंका नहीं पर इससे दूसरी शक्ति आनी चाहिए वो ये कि सहज योग एक आज महायोग है और सबसे महत्व का काम ये है आप देखते हैं कोई आदमी भागा जा रहा है भागा जा रहा है उसे क्या भाई मैं ये बड़ा भारी अब प्रोजेक्ट बना रहा हूँ इस प्रोजेक्ट को ठीक करना खासकर सरकारी नौकरों को जिनको की तनख्वाह उतनी मिलती चाहे प्रोजेक्ट बनाओ चाहे नहीं बनाओ चाहे गधे हो चाहे घोड़े हो एक ही तनख्वाह मिलने वाली है उनका कुछ बढ़ता नहीं तो वो भी जुटे रहते भाई क्यों काहे मरे जा रहे हैं तुमको क्या मिलेगा नहीं नहीं ये तो मेरा कर्तव्य है मुझे करना है लेकिन तनख्वाह तो तुमको उतनी मिलने वाली दो पैसे भी ज़्यादा नहीं मिलते तो तनख्वाह के लिए थोड़ी कराओ तो काहे के लिए कराओ मैं तो कर्तव्य के लिए करा कर्तव्य क्या हुआ तो उनका अगर कर्तव्य इतना महत्वपूर्ण है तो ये कर्तव्य कितना बड़ा है इस कर्तव्य को कितने महत्व से करना चाहिए हम हर आदमी एक महान गुरु स्वरूप हो गए हैं ये भी नहीं आप जानते आप करके देख लीजिए आप करके देख लीजिए अपनी शक्ति को आप इस्तेमाल करके देख लीजिए कि आप हो गए हैं कि नहीं होगा इसमें कोई अहंकार की बात नहीं जो आप ऐसा है इसमें कौन सा अहंकार है आप हो ही गए हैं बड़े आप हो गए हैं ऊंचे लेकिन इतने ऊंचे होने पर भी अभी भी आप जिन चीज़ों को महत्व देना चाहिए उनको देते नहीं है आप जो भी कार्य करिए इस दृष्टि से करें कि हम इसलिए कर रहे हैं कि इसका सहयोग में फायदा हो वह जो के लिए ही हम कर रहे हैं और हमें कुछ करने का नहीं अब ये समझाना बड़ा कठिन है कुंडलिनी का जागरण आसान है उसका बिठाना ठीक है राक्षसों को मारना ठीक है भूतों को भगाना ठीक है वो तो हमारे काम ही हुए तो लेकिन जो साधु संत हो गए जो स्वयं ही प्रकाशवान हो गए उनसे ये बताया जाए कि तुम्हारा प्रकाश बहुत महत्वपूर्ण है और वो उनके सर में टिक जाए बात सो कैसे कह रहा जाए आजकल मेरा मनन सब इसी बात पर हो रहा है कि इन सहयोगियों में ऐसी बात भरनी चाहिए कि जिससे दुनिया की कोई चीज महत्वपूर्ण नहीं कर लिया मैंने जितना करना था कोई साहब है साहब मेरी बीवी जो है वो नहीं मानती उम्र कितनी आपकी सिर्फ साठ साल की है जिंदगी भर उस बीवी की गुलामी करी और अब भी गुलामी करते रहो तो अंत में तुम्हारा क्या हाल होगा अगले जन्म में तुम उसकी बीवी बन के आओगे कि क्या होगा ऐसा ही लगता है क्योंकि गुलामी तुमने की उसके फलस्वरूप तुमको भी तो कुछ मिलना चाहिए मैंने इस तरह से अपना समय बर्बाद करने से आप समझ नहीं रहे हैं कि आप परमात्मा के शान में कुछ नहीं करते और सारे ही काम इतने सुंदरता से पूरे होते हैं इसके साथ में ऐसे बन जाते हैं कि आश्चर्य की बात लेकिन सहयोग में ध्यान धारणा करना वो भी के लोग करते हैं कि मेरे भूत भाग जाए अधिकतर और सहयोग में लोग पैसा कुछ थोड़ा बहुत देते इसलिए कि मेरे पास उससे धन आ जाएगा या तो फिर उससे आगे चल के लोग ये सोचते हैं कि सहयोग में आने से मुझे कोई पोजीशन मिल जाएगी सहयोग में आने से आप आकाश पाताल और पृथ्वी त्रिलोक के राजा हो जाते हैं अब इससे आगे क्या होने का आप पूछेगा माँ आप तो हो गया फिर अब इससे आगे क्या होगा इसके आगे तुम्हें दाता होना चाहिए जो राजा है उसको राजा बना के बिठा दिया तो वो देख रहा भाई कितने अच्छे आसन पे मैं बैठा हूँ वाह वाह वाह कितनी बढ़िया चीज़ें रखी हैं सब माँ की कृपा से बड़ा अच्छा सब बना हुआ है भाई तुम राजा हो देने की बात करो और राजा हो तो भी अभी थोड़े बहुत तो भिकारी हो ही लेकिन समझ लो थोड़े हो तो कोई हर्ज नहीं पर देने की बात मेरा मतलब पैसे से कभी भी नहीं होता आप जानते हैं अपना पूरा चित्त सहयोग में देना चाहिए पूरी तरह से सहयोग को समझना चाहिए क्या लेना ना चौधरी आ जब तक मागे की व्यवस्था करा खूप शब्द जब तक ये व्यवस्था सगळ्यांनी मागे पाहायला नको सहजोग्यात तुम्ही मी समोर बसले मागे कशाला वळायचं अजून आपली स्थिती टांगेवाल्यांची इतकी आहे की धोब्यांची इतकी आहे ते मला समजत नाही काय काय लोक मी इथे बसले असताना एक चित्त होऊन मला ऐका तिकडे कशाला मागे पाहिजे का तुम्ही माणसं पाहिली नाही का तर तुम्ही सहजोग या हे लक्षात घ्या तुम्ही सहजोग या अहो राजे महाराजे एक एवढीशी मान मागायला सुद्धा आधी दहा दहा हजार मोती मोजा मग इकडे मान वळवतील आम्ही काय टांगेवाले नाही आहोत म्हणा इकडे तिकडे बघत चालायला तर ती ऐट ती सुद्धा आलेली नाही रागवायचं असतं म्हणजे मराठीत बरं जमतो मला म्हणजे हिंदी जरा पॉश भाषा आहे ना जरी मी हसून टाळत असले तरी आजचा विषय गंभीर आहे स्वतः थोडं मराठीत सांगते की रामदास स्वामी आपल्याकडे झाले ज्ञानेश्वर झाले नाव घेतली की अंगाला व्हायब्रेशन नुसतं नाव घेतलं ही सगळी सप्तसती म्हटल्यासारखं एका नावात सगळं काही फिरत ते कशाने सारी चक्र एकदम उसळायला लागतात ती कशाने साईनाथांचं नाव घेतलं की सगळं अंग हादरून निघतं मात ते कशाने म्हणजे ते होतेच फार मोठे आणि तुम्ही होऊ शकता आणि तुम्ही ते व्हावं ते करावं काहीतरी महत्वाकांक्षा पुढे ठेवायचं आता झालो हो आम्ही आता आलो आपल्या ह्याच्यावरती आता बसा ही जी एक स्थिती आहे सहजोगांची ह्याला कसं बदललं पाहिजे हाचा माझा विचार झाला मुलाबाळांची पुष्कळ सेवा केली फऱ्या काढल्या हे झालं ते झालं सुनेच्या चार गोष्टी ऐकून घेतल्या आता पुढचा मी कसं साधणार पुढे कसं करणार ते बघायला नको ते करायला नको का अजून आपलं डोकं कुठे चाललेलं आहे आम्ही कुठे वाहवत आहोत काय ही स्थिती तेव्हा आमच्या हातून काय घडलं प्रत्येकाने हा प्रश्न विचारायचा हा प्रश्न दुसऱ्यासाठी नाही म्हणजे आता मी जर इथे बोलत असले तुम्हाला हां माताजी आता त्यांच्याबद्दल बोलतायत बरं का म्हणजे माझ्याबद्दल कधीच बोलत नाहीत नेहमी दुसऱ्यांच्याच बद्दल बोलतात माझ्याबद्दल कधीच बोलत नाहीत माताजी मी उत्तम आहे अगदी जसा आहे तसा हे सगळं तुम्हाला प्रत्येकाला वैयक्तिक म्हणते मी प्रत्येकाने आराखडा घ्यायचा आता मी चालले लंडनला परत आराखडा घ्यायचा आहे ह्या वर्षात आम्ही माताजींना काहीतरी करून दाखवणार मला पुरणपोळी करून घातली म्हणजे झालं असं बायकांना वाटतं माताजींना आम्ही पुरणपोळी घातली नाही तर श्रीखंड फारत अहो मला काय करायची पुरणपोळी आणि मला काय करायचं श्रीखंड आणि काय करायची आहे साडी माझं सारं लेणं सगळं काय काय येते हे सगळं जेवढं विश्व आहे त्या विश्वातलं जे काही महत्वाचं आहे ते धरून काहीतरी करा हे झालं हे मागचं झालं ते झालं विसरू जात जे काही देवीची स्तुती करायची केली जे काही तुम्हाला करायचं ते केलं आम्ही सगळं मान्य करून घेतलेलं आहे आणि करावंच लागतं काय करता आलिया भोगासी आमचं म्हणणं तसं आहे आता देवी म्हणून यायचं म्हणजे हे सगळं पाहिजे तामझाम ते करतोय पण आता तुम्हाला ते करून तरी तुम्ही कुठे चालले नुसते भटकी होऊन राहणार आहात का आम्ही काहीतरी करून दाखवलं पाहिजे स्वजोगाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने प्रत्येक मुलीनी प्रत्येक आईनी प्रत्येक वडिलांनी प्रत्येक कोलानी प्रत्येकाने आम्ही काय करून दाखवलो माझ्या मैत्रिणी आहेत चार त्यांना जाऊन सांगता हळदी कुंकाला बोलायचं कितीदा सांगता तुम्ही की हळदी कुंकाला बायकाना बोलवा त्यांना सहयोगाच्या गोष्टी सांगा माताजींच्या गोष्टी सांगा सहयोगात घेऊन सहयोग असाही पसरला पाहिजे आणि असाही गेला पाहिजे आणि तो गहन जाण्यासाठी तुम्ही ध्यान वगैरे केलं पाहिजे मी केलं ते झालं ते विसरून काही काही लोकांनी थोडं बहुत केलंय काही काही लोकांनी जास्त केलंय पण ह्याला काही अंत आहे का हो? मी जर म्हटलं आता झालं माझं पुस्तक झालं इतके लोक झाले हॉल सुद्धा पुरत नाही बस संपलं चालेल का तुम्हाला आता उद्यापासून माझं तोंड बघू नका चालेल का हे वय झालंय तरी सुद्धा कुणाला वाटतच नाही की वय झालेलं आहे आताच माझे सगळे टूर्स वगैरे लिहून आले तिथनं तिथे गेल्यावर शटल कॉर्क सारखं इकडून तिकडे फिरवणार आहेत मला ते सहजोगी तिकडे तेव्हा तुम्ही काय करणार मी काय करणार माताजी मी करायचं तेवढं पुष्कळ आमच्यासाठी केलं आता आम्ही काय करणार तर आज माझा वाढदिवस आहे म्हणायचा पण आता साठ वर्षानंतर वाढदिवस जो असतो तो हळूहळू उतरत्या दशेला असतो तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे वेळ आणि आहे आणि प्रत्येकाने आईला काहीतरी करून दाखवलं पाहिजे आता प्रधान गेले तेव्हा मला वाटलं केवढं माझं निघून गेलं प्रधान म्हणजे मनुष्य केवढा कामाचा होता अहो काय काय मेहनत केली त्या माणसाने त्या वयापर्यंत इतकंच सवय की सगळ्या जजेसना माझ्याबद्दल सांगितलं वकिलांना माझ्याबद्दल सांगितलं त्यांना घेऊन आले माझ्याकडे ते तर केलं प्रत्येक वेळा मी अमेरिकेला गेले की ते माझ्या मागे यायचे कशी तरी व्यवस्था करून एकदा मी खर्च करून घेऊन गेले पण बाकी ते नेहमी यायचे त्यांचं बघा केवढं की कोणतंही सरकारी काम असे नका किंवा वकिलाचं काम असे नका की मला सांगायचे माताजी बघा वकिलाचं असं असं काम आहे हे काम आहे हे मी घेतलेलं आहे पण ह्याच्यात ही खोड आहे मग मी सांगायचे बघा हे असं तुम्ही करा तर ते नेहमी म्हणायचे माताजी तुमच्यापेक्षा लॉयर कोणी मोठा मी पाहिला नाही काही त्यांना काम द्या मुलींची लग्न करायची आहेत आर्य समाजात जाऊन पत्ता काढा करून तुम्ही जाऊन हॉल हॉल बुक करा हॉल बुक करून होती बायकोचं त्यांना एवढं पाठबळ होतं पण बायको जराशी वीक बाई होती आणि मला कळलं की ते गेले तर मला वाटलं की बघा मी तीनदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि मला जमलं नाही तेव्हाच मी समजले की आता काही यमाची इच्छा नाही की मी तिकडे जावं म्हणून माझं जाणं झालं नाही तीनदा तेव्हाच मला सांग पण तो मनुष्य केवढा कामाचा होता वारंवार मला त्यांची आठवण येते मधूनच म्हणजे बरं प्रधानांना विचारून घ्या बरं ठीक आहे की नाही अगदी हरपल्यासारखं वाटतं काहीतरी फार जवळचं आणि शहाण आणि शुद्ध मनुष्य पण त्याचा मुलगा तसा आहे पण कधी त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष नाही फार शुद्ध मनुष्य बोलायचं जास्त नाही गरम शब्द नाही कधी कुणाशी गरमपणाने तो मनुष्य बोला नाही अजात शत्रू एक मनुष्य ती नाही जर प्रधानाचा दुश्मन असेल अजात शत्रू कुणाशी गरम शब्द बोलायचाच नाही कोणाच्या विरुद्ध कधी बोलायचं नाही मोठेपणा दाखवायचा नाही अत्यंत गुणी मनुष्य होता कधी त्यांनी पैशाची गडबड केली नाही कशाच काही केलेलं नाही आणि लहान लहान वयाचे लोक सुद्धा त्यांना तोंडून बोलत असत त्यांना उलटून बोलायचे मला सांगायचे डोळ्यात पाणी आणून आताजी माझा असा अपमान केला की मलाही रडायला म्हटलं प्रधान सहन करून घ्या काय करता आता सहयोगीच आहेत त्यांना मी म्हटलं तर त्यांना वाटेल माताजी तुम्हाला फेवर करतात आम्ही काय केलं त्यांच्यासाठी असं वाटतं पुष्कळदा काय करायला गेलं तर त्यांची मुलं म्हणतात आमच्याकडे पैसे आहेत माताजी तुम्ही काय करू नका पण आता त्यांच्यासारखं माणसं कुठं पुढे आणायची जीवाला जीव देणारी काही अडचण असली प्रधानांना फोन करा सगळ्यांची लिस्ट करून ठेवलेली व्यवस्थित कोणी आलं गेलं एअरपोर्टला यायचे तर सगळ्यांचं बघायचं बरोबर झालंय का नाही आतमध्ये आले की नाही कुठे गेले काय गेले कुठे बसले आणि अगदी काही कुठे दाखवायचं ना की मी कोणी आहे आता मॅच्युअर झालेले असे लोक जगातनं राहणार आणि तुम्ही मॅच्युअर नाही झाले पण ही मधली गॅप भरून कशी काढायची अजात शत्रू कवणूची कोणीही कधी प्रधानांना असं म्हटलं नाही की माझ्यावरती ते ओरडले किंवा काय कधी त्यांनी कोणाच्या विरुद्ध येऊन मला सांगितलं नाही फक्त अपमान केला म्हणजे सांगायचे माताजी यांनी माझा फार अपमान केला बस तर आज फार आनंदाची गोष्ट आहे की माझा वाढदिवस आहे पण मला आज त्यांची खरोखर फार आठवण येते आमच्या हातून जे काय होईल ते आम्ही त्यांच्यासाठी करू पण तुम्ही एवढं मात्र करा सगळे थोडा प्रयत्न करू की जसा प्रधानांना माताजींना हात दिला तसा आम्ही माताजींना हात देणार कधी बायकोचं रडगाणं नाही कधी मुलाचं रडगाणं नाही कधीही नाही बरं त्यांची बायको एवढी पकड जबरदस्त पण त्या ग्रस्ताला कधी पकड यायची नाही मला हे आश्चर्य वाटत कधीच नाही कोणचीच चक्र त्यांची कधीच धरत नसत तुम्हाला आश्चर्य वाटत आज्ञा धरायचं नाही कधी कोणची चक्र त्यांची धरत नसत आश्चर्याची गोष्ट आहे आपल्याकडे कुणाची बायको धरलेली असते की नवरा तिच्यापेक्षा जास्त धरतो ही अशी माणसं झालेली आणि परत लोकांनी अपमान केला काय केलं तरी माझ्याशिवाय वादावाद नाही का तरी की त्यांनी माझा अपमान केला मला असं म्हटलं असं कधी उलट केला माझा अपमान जाऊ दे तेवढं आपल्याकडे पुष्कळ लोक येतात सहयोगामध्ये आणि क्षेम पुष्कळ लोकांनाच मिळाले त्यांच्याजवळ नोकऱ्या नोकरा मिळाल्या ज्यांचं बिझनेस बिझनेस मिळाले पैसे झाले खूप झालं भरपूर झालं प्रधानांचं कसं काही विशेष झालं नव्हतं एवढंच की त्यांच्या सर्व मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळून त्यांना पैशाची काही ददात नव्हती एवढंच पण असं की फार काही त्यांचं बरं झालं असेल अशातली गोष्ट वय परतले सुद्धा पण तसं त्यांची म्हणजे पूर्वीच्या मानाने स्थिती बरी झाली पण तो मनुष्य विसरला नाही माताजी काय हवं असतं तर सांगा काय करायचं असलं तर सांग आणि जर मी म्हटलं प्रधान पाचला आता एवढा म्हातारा मनुष्य आणि कुठेही असते मी माझ्या मुलीचं घर इतक्या तिथे ते कसे बरोबर टाइमशीर पोचत असत अगदी म्हटलं तर तिथे पोचत असत कधी त्यांनी मोटर मागितली नाही गाडी मागितली नाही कधी माझ्या घरी या जेवायला असं सुद्धा आग्रह केला नाही म्हणायचे एखाद वेळा म्हणाले मग साधारण तसं म्हणणं बरं ना माझ्या मुलाला बघा माझ्या सुनेला बघा तिच्या सासऱ्याला बघा किंवा तिच्या आणखी आमच्याला बघा तसं काही कधी पैशाची जगात नाही अमेरिकेला आले म्हटलं प्रधान तुम्हाला काय पैसे बसते आहेत माझ्याकडे बरं नाही ना त्याची माझ्या भरपूर आहेत मला मुळीच माझी मुलं कमवतात आणि जरासं त्यांच्यासाठी केलं तर केवढं त्यांना आठवण राहायची आले होते लंडनला मी त्यांना पॅरिसला घेऊन गेला तो खर्च मी केला पॅरिसला घेऊन गेले वगैरे तिथे राहिले आणि परत आणलं ते शंभरदा म्हटलं माताजी तुमच्यामुळे एवढं झालं हो काय नुसतं पॅरिसला नेलं तर तुम्हाला एवढं काय म्हटलं माझं तुमच्यामुळे झालं माझं जाणं आता तशी शुद्ध मंडळी किती असा प्रत्येक वेळेला तोंड पुढे केलं रे माझ्या मुलीचं असं करा माझ्या मुलाचं असं करा मला अगदी कंटाळ ग तुम्हाला कसं कंटाळा येते मला समजत पण सगळी मंडळी अशी नाही पुष्प मंडळी अत्यंत कन्स्ट्रक्टिव्ह आहे आणि प्रत्येकाने असं विचार केला पाहिजे की आम्ही सहयोगामध्ये काय करायचं ते सांगाय आम्ही तयार आहोत पुढे करायचं काय करायचं ते आता प्रधान जर एक केले तर त्यांच्या जागी शंभर माणसं उभी झाली पाहिजे तर या अहो त्या रक्तबीजाला एक मारला त्याचा शिपाई तर त्याच्या रक्ता इतक्या थेंब जितके पडतील जमिनी तितके राक्षस उभे राहायचे आता सहजोग्यांचं काय होणार आहे शंभर माणसं उभे पाहिजे बरं जे कामं करतात ते गरम लोक गरम नाही तर शिष्ट लोक शिष्ट नाही तर काहीतरी पळवाटा करायचा आता मात्र लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही माताजींच्या हातामध्ये असे काही साधनं होणार असे सूत्र होणार की माताजींना वाटलं पाहिजे की काय नाही आपण जग अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल आता आम्ही गेलो तो पठाणकोटला तिथून गेलो धर्मशाळाला काही शिकलेले नव्हते खेडे गावातले लोक त्यांना सांगितलं देवी येणार आहे माझा चेहरा पाहिला ओळख हम देवी जागरण करूया अडीच हजार लोक आले प्रोग्रामला अडीच हजारनी खटकन पार झाले आणि केवढं देवीचं त्यांना सगळ्या शक्त्या वाहू लागला त्यांच्यात अमको तो देवी जागरण करणे का था काय त्यांची तेजस्वी चेहरे काय त्यांचं सगळं काय बघण्यासारखंच मला वाटलं बा मी माझ्या घरात आले ती नंदनवर देवीचं वर्णन आहे ना तिचं आपलं स्वतः मणिपुरे राहते म्हणून तस वाटलं आता आलो आम्ही आमच्या सगळे सुंदर कपडे बिपडे घालून व्यवस्थित आपल्याकडे बायका म्हणजे फाटक्या साड्या नेसून येतील पूजेला कसलं तरी काहीतरी तिथे घाण झाली तर आणि माझी पाठ सुंदर कपडे बिपडे घालून व्यवस्थित आपल्याकडे बायका म्हणजे फाटक्या साड्या नेसून येतील पूजेला कसलं तरी काहीतरी तिथे घाण झाली तर आज माझी फाटकी आहे म्हणा पण तरी कसं तरी लोटून यायचं लोटून करायचं तसं नाही हा त्या लोकांचं वर्णन करता येणार नाही इतका त्यांचा उल्हास आणि एवढं आल्हाद राहील सगळं त्यांचं ते वातावरण मी तुम्हाला सांगू नये मला वाटलं येऊच नाही इकडे आणि ते म्हणे शेरावाली पहाडावाली पहाडोवाली मला वाटलंच नाही की माझं काय वय झालंय का काय ती सरळ वर चढत जायची काय खाली उतरायची काही वाटलं नाही तिकडे काय हो ते लोक काय तसते वातावरण इतके शुद्ध मनाचे लोकांचे तर मग आता त्यांना हाताशी घ्यायचं की काय असा विचार चाललाय माझ्या डोक्यात इकडे महाराष्ट्र बिराष्ट्र कुलूप लावावं जावं तिकडे ते बरं मग त्यांना इकडे आणलं पाहिजे तुम्ही लोक नोकऱ्या सांभाळत बसा आणि ते इतके साधे सरळ इतके पोहोचलेले लोक छान आनंदी आनंद की मजा आली त्यांनाही आणि आम्हाला आणि त्यांना काही सांगायला लागलं नाही वीस वीस माझ्याकडनं लोक पाहिजे आले वीस वीस इथं झालं आम्ही येऊ नाही शकलो माताजी कारण असं झालं की टॅक्सी काही मिळाली नाही तो आम्ही आलो एअर कंडिशन गाडी पाहिजे मग आम्ही येऊ नाही तर कशाला असं वीस वीस मैलावरनं लहान लहान पोरं ताणी घेऊन सगळे हे लोक सकाळपासून निघाले असतील प्रोग्राम दहाला होता अगदी बघण्यासारखं होतो स्वर्ग जमिनीवर आलेला होता काही तिथे व्यवस्था नव्हती विशेष काही नुसतं असं उघडं पटांगण त्याच्या मागे एवढा मोठा पर्वत आणि इतके व्हायब्रेशन्स मला होते की मलाच माझी थंडी बाजू लागली आणि असे जोरात चैतन्याच्या लहरी मागे जाऊन असा मागे पाहण्यासारखं होतं त्याला असे धक्के मारून जे असे पसरत होते की सगळ्यांना थंडी बाजू लागली उन्हात बसले तर थंडी वाजू आणि एक पान हलतो चित्रवत से ठाड एक पान हलतो तिथे वाटलं बॉ ते आहे आम्ही अतिशय तिथे वाटलं इथे मला शंका होते पुष्कळ आहे का नाही इथे खरं वाटलं मला काय आहे आदिशक्ती आहे इतकी भयंकर पावसाची तिथे धार लागली ती तीन दिवस अगदी काय विचारू नका सारखी म्हणजे तिथे बाहेर निघायची सोय नव्हती आणि विजा चमकत होत्या आणि त्याच्यात त्या ग्रस्ताने मग सांगितलं माताजी बस आप उस दिन बिलकुल ऐसा करे की बादल ना साफ कर दीजिए आप सारा वातावरण शुद्ध हो जाए तो बहुत भीड़ आ जाएगी तभी म्हटलं हाँ हां वो सब मैं कर दू पण अगदी निरभ्र आकाश होतं त्याचं निरभ्र पण ते सगळं झालं त्या दिवशी माझ्या अंगामध्ये म्हणजे जर दुखलं नाही काय नाही तिथे पूजा झाली म्हणजे अरे बाप रे माझा इतका अंग ठासळतं म्हटलं कसं काय करायचं या पूजेनंतर बोलायचं तरी काय काही नाही अगदी व्यवस्थित स्वच्छ झाले त्याच्यानंतर संबंध प्रवास घडला काही वाटलं नाही पण इथून इथे पूजा झाल्यावर त्या मोटारीत बसायची सोय नाही आणि तिथून घरी जायचं तर कधी जाऊन पडते असो त्याला कारण असं आहे की अजून जरी आपण शुद्ध झालो तरी त्या शुद्धतेला काही अर्थ आहे त्याचं काय महत्व आहे त्याचा किती प्रकाश संसारात आपण देऊ शकतो ह्याची कल्पना आहे फक्त तुम्ही दिल्याशिवाय तुमच्यात वाहणार कसं आमचं व्हेंटिलेशन कसं असतं माहिती ना एकीकडनं येईल जर तुम्ही दुसरीकडचं दार उघडाल जर तुम्ही एकीकडचं दार उघडलं नाही तो दुसरीकडनं येईल फक्त स्वतःपुरतं ठेवलं डबक त्या डबक्यात फिरलं आणि परत त्यातलं काय घाण तीच येते माझ्याकडे पण जर देण्याच्या मनाने तुम्ही बसले की आजपासून निश्चय केला की आम्ही माताजींनी आम्हाला व्हायब्रेशन दिले ते सगळं आम्ही वाटून टाकणार की लगेच तुमच्यामध्ये व्हायला सुरुवात मला त्रास होत नाही मग आधीच जर तुमच्या प्यालामध्ये इतर बाबी असतील तर त्याच्यात मी काय उठणार आणि इकडून ओताला बसले आणि जात काय नाही म्हणून ते परत माझ्यावरच येत आहे तेव्हा सांगायचं कसं आता रिकाम करून टाका ते भांड आणि त्या रिकाम्या भांड्यात भरून घ्या अमृत अमृत भरून भरून दिलं पाहिजे इतकं गच्च बसलेलं आहे सगळं ते काढा आता डोक्यात मला आशा आहे की लवकरच धर्मशा धर्मशाळेला आम्ही गेलो तिथे शिला नाव धर्मशिला होत धर्माची शिला आणि हिमालयाच्या पायथ्याशी आपल्याला माहिती आहे देवीचे वडील आहेत ते हिमालयाच्या पायथ्याशी इतक्या सुंदर ठिकाणी बसून आल्यावर नकोरेची दिल्ली आणि नकोरे ते मुंबई असं झालं होतं आणि आता याच्यावरती लंडन कडीकोट कशाला हे देवाने मांडलं आहे माझ्यासाठी मला समजत नाही पण मग तुम्हा लोकांना पाहिलं की परत करू करू ते कसे असले तरी आपलेच आहेत जवळचे काय असलं तरी माझेच आहे आईला काय कसे असले तरी ठीक आहे मुलांनी खून जरी केला तरी म्हणेल बरं बाबा ठीक आहे तू माझाही खून करून टाक तसं आहे आता एवढं तुम्हाला मोठं केलेलं आहे आता एवढ्या पदवीला आपण आलात माझं हे वय झालेलं आहे तेव्हा त्या वयाप्रमाणे तुम्ही सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि कार्याला लागलं पाहिजे कार्य केलं जिथल्या तिथे सर्व वस्तू टाकून दोन माणसं कामं करतात चार माणसं कामं करतात तिकडे दोन बघतात लागलंच पाहिजे हे आम्ही करून दाखवू आईला हे आम्ही करून दाखवू आणि परत मराठीचं सांगायचं म्हणजे मराठी भाषा अत्यंत सुंदर सोजवळ आणि प्रेमळ भाषा आहे पण त्यातला जेवढा कडक स्वभाव आहे तोच आपण शिकलेला अत्यंत सुंदर भाषा आहे परमेश्वराची भाषा म्हटलं तरी चालत संस्कृतला इतकी धरून इतकी चांगली निर्वाज त्याच्यामध्ये काही म्हणजे तुम्हाला जर आम्हाला काही सांगायचं असलं तर त्यातलं काही त्या सांगण्यामध्ये काही आम्हाला तुमच्याकडनं काही घ्यायचे असतलं नाहीच ती वाहते नुसती अस्खलित इतकी सुंदर आहे आणि त्या भाषेत राहून सुद्धा आपल्याला अजून प्रेमाने बोलणं येत या मराठी भाषेचे दुसरे उपकार असे आहेत सबंध कुंडलिनी त्या मराठी भाषेत लिहिलेले यांचे एवढे उपकार आहेत आपल्यावरती एवढ्या मोठ्या मोठ्या संत साधूंचे आहेत म्हणजे त्यांचे दहावे गुरु शिखांचे ते सुद्धा इथे नांदेडला येऊन शिवाजी महाराजांना भेटले शिवाजी महाराजांसारखे आपल्याकडे राजे होईल हो सबंध जगात असा राजा नाही मिळणार असा आपला शिवाजी तर दुसरा नाही मिळायचा हे वाईकट तेव्हा डबक्यामध्ये जर दोन कमळ आली ती तर आम्ही कमळ आम्ही कमळ म्हणून आपण कमळ होत नाही आम्ही होऊ शकतो कमळ एवढं लक्षात ठेवायचं आणि कमळ होऊन दाखवायचं तेव्हा परत विनंती करते का उद्या जाते मी की जे झालं ते आता पुष्कळ झालं ह्याच्या पुढे प्रत्येकाने कमर कसून पुढे लागलं पाहिजे युद्ध आहे पुढे फार मोठं युद्ध आहे ते लढायचं सारा वेळ स्वतःची स्वच्छता करण्यात सगळं मी आता इथे बोलते तरी लोक आपल्याला चौदा बंधनाच्या तुम्हाला कोण धरणार आहे हो? कोण तुम्हाला पकडणार आहे बंधनं कशाला देत तुम्ही जिथे बसाल तिथे बंधनं पडतील ही तुमच्या शक्ती आहे माहिती आहे का तिथे नजर कराल तिथे बंधनं पडतील तुम्ही कशाला स्वतःला बंधनं देत बसता घाबरल्यासारखे कशाला तलवारी नाही अशातली गोष्ट नाही सगळं आहे तुमच्याजवळ फक्त इच्छा पाहिजे आता ते भागुपैपणाचे लक्षण जायला पाहिजे विशेषतः बायका आणि पुरुषांचा जो काय आगाऊपणा तो जाऊ मध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून सहजोगातली हे करणार मी ते करणार असा एक निर्धार मनात ठेवून पुढच्या वेळेला मी आले म्हणजे मला दिसलं पाहिजे की एकेका माणसाने हजार माणसं उभी केली करू शकता तुम्हाला वाचा मी देणार तुम्ही भाषण देऊ शकता जो तुम्ही शिकलेले आहात तुम्हाला सगळं काही माहिती आहे ते नुसतं डोक्यात ठेवून त्याचा मेंदू नंतर उद्या स्मशानात भाजायचा नाही त्याचा प्रकाश त्या मेंदूचा गेला पाहिजे सगळीकडे त्याच्यासाठी तुमच्या मेंदूमध्ये प्रकाश घातलेला नाही की उद्या जसे सगळ्यांची टाळकी भाजली जातात स्मशानात तशी तुमची टाळकी भाजली जाऊ उलट त्याचा प्रकाश जेव्हा जगाला जाईल तर आपल्याला माहिती आहे की सहजोगातल्या योगांना कधीही जाळत नाही आता प्रधानांना मात्र तुम्ही जाळून टाकलं ते मला आवडलं नाही पण मी काय बोलले नाही त्यांची आपण समाधीच बांधायला पाहिजे अजून तशी व्यवस्था झालेली नाही तशी व्यवस्था करायला पाहिजे पण सहयोगी त्या ह्याचा असायला पाहिजे त्याच्या कबरेतून तुम्हाला व्हायब्रेशन येतील त्याच्यावर किती चादरी चढवल्या तर त्या फुलांना सुद्धा सुगंध येईल अशी तुमची परिस्थिती आहे पण सांगावं कसं हिरा सांगावं की तू बाबा हिरा आहेस घाणीत लोळू नकोस तशातली स्थिती होऊन राहिली आहे माताजी आहेत मोठ्या पण तुम्ही काही कमी नाही आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे पण त्याची नुसती अहंकारी वृत्ती ठेवण्यात काही अर्थ नाही आम्ही जर खरोखर माताची काही कमी नाही तर मग आम्हाला असलं पाहिजे पावस सगळं आहे तुमच्यात निघा बाय त्या लहानशा अंड्यामध्ये जे तुम्ही लपलेल्या त्याच्यात निघून मोठं होणार ते आकाशाकडे तुम्ही गोष्टी घातली पाहिजे तरच होणार आहे आता उद्या सगळ्यांना कुठून जात आहे माझं सगळं लक्ष असतं ते आणि मुंबईकरांना रेषे जबाबदारी आहे कारण सगळ्यात जास्त कार्य मी मुंबईत केलेलं आहे मुंबईवर मेहनत केलेली आहे आणि ह्या मुंबईला महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीचा उद्भव झालेला आहे तेव्हा कृपा करू तुम्ही दाखवलं पाहिजे हे आरामशीरपणा आणि इझी चेअर पॉलिटिशियनपणा आता संपवून आम्ही काय सहयोगात करू शकतो शहाणपणा ठेवू ते सगळ्यांनी दाखवलं पाहिजे आणि मला असं आहे की तुम्ही सगळं मिंदेपणा सोडून द्या त्यावेळेला एक अनुभव लिलाला आला त्या अनुभवामुळे मला आश्चर्य वाटलं की ज्या लोकांवरती मी एवढी मेहनत केली आहे ते लोक इतके कुचकामाचे आहेत म्हणजे काय कशाला मेहनत करायची अशा लोकांवर इतके बेकार लोक तेव्हा आज माझा वाढदिवस आपण मानत आहात आज माझं पूजन आहे आज माझं पूजन हृदयाने कृपा करून करावं ते मी ह्या वयाला माग मागते एवढे मला द्या आणि त्या हृदयामध्ये फक्त एकच सांगायचं की माताजी आमची निराळची आई आहे पळपोट्यांची नाही अहो त्या गांधीजींनी नुसतं स्वातंत्र्याचा लढा काढला माझ्या वडिलांसारख्या लोकांनी संबंध घर द्वार सोडून आम्हाला आम्ही रानोरान फिरलो आम्ही राजमार्गात राहणारे लोक केवढा आम्ही सहन केलं सांगितलं तुम्हाला आश्चर्य एज्युकेशनला काही पैसे नव्हते काही नाही घरातले दागदागिने विकून आणि आमचं शिक्षण केलं अशा परिस्थिती मिळालं हा सहजोग त्याच्यापेक्षा किती मोठी गोष्ट आहे साऱ्या जगाच्या स्वातंत्र्याची गोष्ट आलेली आहे आणि त्या मनाने आपण करतोय का विचार पॉलिटिशियन होते आजपर्यंत मी इतकं बोलले नाही पण आज मात्र सांगते कारण आता वय होत चाललं तेव्हा लक्ष ठेवा जर आम्हाला काही करून दाखवायचं असतं तर आमच्या हयातीच केलेलं बरं नंतर करू म्हणून होणार नाही दुसरं असं आहे की हे या ह्या वर्षी क्रोधन नावाचं संवत्सर आहे जसं मी म्हटलं की थोडासा क्रोधाचा उपयोग करावा लागणार आहे बघतो आणि शालिवाहनानेच हे लिहिलेलं की हे संवत्सर यावेळेला जे वर्ष आहे ते क्रोधातच जाणार असो सांगायचं म्हणजे असं की आज जरा लांबच बोले मी सहजोगांना समजवण्यासाठी की तुम्ही काय आहात ते जाणून घ्या आणि ते जाणून जे काय आहे ते आम्ही काय केलं आम्ही गावी गेलो होतो असं का मग तिथे काय बसून आले का तुम्ही नाही गेलो होतो देवळात मग आणखी का तो मग खरीदारी केली सगळ्यांना भेटलो भेटलो आलो परत असं का अहो तुम्ही कोण तुम्ही का बैलगाड्या आहात का कोणत्या गावात जाऊन तिथं काहीतरी वस्तू घेऊन आला जायचं ओझं लादून यायचं अहो तुम्ही साधू सांगता आपल्या देशात असे संत झाले अशा संतनी झाल्या नामदेवाची गोष्ट एक शिल्पी होते केवढं कार्य करून गेले तुकाराम काय होते चोथा वेळा कोण होते सजण कसाई कोण होता हा किती कामं केली त्यांनी आणि त्यांना कुणी साथीदार नाही जनाबाई कोण होती बहिणाबाई कोण होती किती कार्य त्यांनी केलं परमेश्वराचं ज्ञानेश्वर एवढ्या लहान वयामध्ये किती कार्य करून गेले तुम्ही काय कमी आहात का त्यांना कुंडलीने जागरण जमत नव्हतं केलं असतं तर काही केलं असतं त्याने ते तुम्हाला आम्ही दिलेलं आहे गणपतीच्या जागी तुम्हाला बसवलेलं आहे आता काहीतरी करून दाखवा हे दाखवलंच पाहिजे तुम्ही पुढच्या वेळा मी येणार आहे आणि बघणार आहे प्रत्येकाने काय केलं बायकांनी हळद कुंकू करायचं पायकांना बोलवायचं आपल्या घरी आणि सर्वांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे अजून असे सहयोगी आहेत की ते उपवास करतात सांगितलं की उपवास करायचा नाही मग कशाला उपवास करतात पाहिजे तर ज्या मर्यादा आम्ही सहयोगाच्या बांधलेल्या आहेत आणि ज्या विश्वधर्माच्या मर्यादा आहेत त्या पाळल्याच पाहिजे आणि त्या जर तुम्ही मर्यादेत राहिले नाही त्याच्या बाहेर गेले तर तुमच्यावरती हात मारला जाईल काल गृहस्थ भेटले ते म्हणाले मी अगदी बरा झालो खरखडी परत आता तसा झाला असं का काय केलं तुम्ही परत त्याच रस्त्यावर गेले का नाही जास्त नाही थोडस असं का ते बसलेच आहेत भूत शेजारी तुम्हाला धरून खायला त्या मर्यादेत राहिलंच पाहिजे विश्वधर्माच्या ह्याच्या लग्नामध्ये डावरी घेतली झालं नाही म्हणे जास्त नाही पण थोडीशी असं का गेले त्या मर्यादेतच राहिलं पाहिजे विश्वधर्माची मर्यादा ही परमेश्वराची मर्यादा ती लागायची नाही आता तुम्ही मराठी गुजराती काय राहिले नाही तुम्ही हिंदुस्थानी अंग्रेज काय राहिले नाही तुम्ही विश्वव्यापी निर्मला धर्माचे अनुयायी फार मोठे झाला